मंगळवारची रात्र जाऊन बुधवार उजाडला आणि बेस्तरवार येणारे पाटील एक दिवस आधीच गावात हजर झाले कारवानांचा तांडा यावा तसे आले सामान सुमान भरलेल्या चार गाड्या दोन घोडी दोन म्हशी चार भाऊ चार भावांच्या चार बायका चार बायकांची दहा पोरं असा हा सारा गोतावळा दिवस उजाडायला वाड्यावर आला भराभर सारे संधी गोळा झाले गावातली चार माणसंही जमा झाली जत्रा भरल्यागत वाडा भरून गेला पेटलेलं घर विजवायला गर्दी व्हावी तशी गर्दी झाली आणि बघता बघता सारं सामान नाला लागलं नवे पाटी आल्याची वर्दी साऱ्या गावात पसरली दुपारची एक भक्कम झोप घेतल्यावर घोड्यावर मान ठोकून दादा चावडीवर गेले टाप टाप आवाज करीत घोडं चावडीच्या पटांगणात येऊन उभं राहिलं लगाम धरायला येता महार आला बाकीचे संधी आजबीनं उठून उभे राहिले घोड्यावरनं खाली न उतरता दादा म्हणाले चल हो बुडा गावातनं एक रपेट मारून येऊ येता पुढं होऊन दुडक्या चालीवर पळू लागला आणि टकाक टकाक करीत घोडा मागणं निघाला रस्त्याची माणसं बाजूला होऊन बघू लागली सजऱ्याला बसल्या बाया बापड्या लगबगीनं उठून आत जाऊ लागल्या गाव निहाळत दादा पुढे निघाले आणि एके ठिकाणी घोडा जरा रोखल्यागत करून ते म्हणाले येता जी कोण ढालगत बाहेर ती जी तानू आहे लोणाऱ्याची लोणाऱ्याची तानू मिश्री लावत आपल्या अंगणात बसली होती पदर टाकून तशीच घोड्याकडे बघत राहिली होती एकवार तिच्याकडे बघून दादा येता म्हणाले जा जाऊन सांग तिला डोसक्यावर पदूर घे म्हणाव आणि बजाव तिला पुन्हा सांग ना दिसली तर खबरदार म्हणाव येता जाऊन सांगून आला आणि गडबडनं पदर डोक्यावर घेऊन तानू आत पळाली आणि घोडा पुढे चालू लागला शिवलिंग तेल्याच्या घरापुढे घोडा आला आणि दादा म्हणाले येता जी जरा थांब येता थांबला दादा घोड्यावरनं तेलाच्या घराकडं रोखून बघू लागले शिवलिंग तेली घाणा काढण्यात मग्न होता बैलाऐवजी एक मरतुकडी म्हैस घाणा ओढत होती आणि शिवलिंगा तिच्या मागणं फिरत होता दात खाऊन चाबू खाणत होता तेल्याच्या घरापुढं घोडा उभा राहिला तशी चार पोरं गोळा झाली चाहूल लागली आणि घाणात थांबून तेलीही बघत उभा राहिला तो आपला चाबू खांद्यावर टाकून दारात गेला आणि दादा दनकन घोड्यावरनं उडी टाकून खाली उतरले थेट त्याच्या दारात गेले तसा शिवलिंग दबकला पावसात घर बसावं तस तो गुडघ्यात वाकला आणि त्याच्या खांद्यावरचा चाबूक आपल्या हातात घेत दादा म्हणाले कोण जाते जरा तू मी तेल आहे लिंगाडी लिंगाडी आहेस वई काय रे होय का मांग जाती तिचा शिवलिंग हजरला त्याची बोबडी वळली आपला एक डोळा चापकाकडे लावून तो गप्प उभा राहिला दादानी एक पाऊल मागे घेतलं आणि फाडकन चापकाचा आवाज करून ते म्हणाले ती माहीत सोडा दे झुडपात ससा शिरावा तसा तेली आत पळाला आणि गडबडनं त्यानं म्हस सोडली तोवर दादा आत गेले त्यांच्या भीतीनं तोंड पसरून शिवलिंगा एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला घाना काढून घ्यायला आलेली दोन माणसं शेजारीच उभी होती त्यांच्याकडे बघून दादा म्हणाले धरुणांना त्या तेल्याला तेल्याबरोबर त्या माणसांचीही पाचावर धरण बसली भिवून गाबागाब झालेला तेली आपण आपणहून जवळ आला हात जोडून उभा राहिला दादा गरजले झुपायला घाण्याला झुंपा म्हटल्यावर लोक तोंडाकडे बघू लागले तसे दादाच पुढे झाले आणि तेल्याला घाण्याला जोडून म्हणाले बघत काय राहिलाय सा बसा एक या मागच्या दगडावर लोकांच्याकडे बघत दादाने डोळे वटारले आणि एक गडी पुढे होऊन मटगन दगडावर बसला त्या सरशी हातातला चाबूक उगारून दादा म्हणाले तेल्या वड आता बघू घाना अरे वडकी भ्यालेला तेली नीट लावून नीट लावून बघू लागला आणि काडकन पाठीवर चाबूक वाजला आई आई म्हणून शिवलिंगा ओरडला दादा म्हणाले वडतोय घाना का हानू चाबूक चुकलं माझ चुकलं आधी घाना वाढ कसा वडूजी मग का त्या म्हशीला कसं होत असल पुन्हा फाडकन पायावर वादी वाजली आणि तोंडावर हात घेऊन तिने ओरडला अगं आई आई आई मरतो आता मांगा मरायला काय झालं तुला अन्न खातोस का नाही वडा दे ना आता ह्यातनं सुटका नाही असं वाटून त्यानं सारं बळ एकवटलं चंप्यावर भार देऊन उभा राहिला आणि दात खाऊन खचून ओढू लागला त्याच्या टाचा अंतराळी झाल्या घाना करकरला आणि दादाने विचारलं कशी लागती वड खाली केलेली मान वर करून घामानं डबडबला तेली घाप धावून टाकून म्हणाला बिंबी तुटती माझी आता बिंबी तुटती आणि मग लेखा त्या मुख प्राण्याला काय बिंबी नाही वैर डोळे पांढरे केल्यागत करून तो बोलला चुकलं माझं शेण खाल्लं मी पाया पडतो तुमच्या सोडा मला पुन्हा म्हशीला जुडशील नाही मालक पुन्हा कवा जोडायचा नाही हातातला चाबूक टाकून दादा म्हणाले मग जराशानं चावडीवर ये काम आहे जरा दादा बाहेर गेले आणि घोड्यावर बसून पुढे झाले निघाले शांत वेळी भिंतीला टांगलेल्या घड्याळ वाजावं तसा टाक टाक आवाज होत राहिला घोडा लांब गेला तरी तोंडातन एक चकार शब्द न काढता लोक चित्रागत गप्प उभे राहिले असा गावाला एक वळसा घालून दादा मारुतीच्या देवळापुढे आले आणि सभागती बाळू लोहार समोर आला त्याच्या पटक्यातनं टाळू कपाळावर आली होती आणि शंभला खाली टो ताचेवर लोळत होता तोंडाकडे बघत बघत त्यानं घोडा ओलांडला दादांना झीट आली मागच्या दोन पावावर घोडा उभा करून त्यांनी मागं वळून बघितलं अवचित दोघांची नजरानजर झाली त्यासरशी घोडा आडवा घालून दादाने हळी दिली ये शंभलेवाल्या इधार आऊ कपाळावरची टाळू माग पटक्यात कुंभत बाळू जवळ आला आणि डोळ्याला डोळा न भिडवता डो घोड्याकडे बघत उभा राहिला दादाने हातातल्या फोकानं त्याच्या पाठीवर उडणारा शेंबला वर उचलून विचारलं कोण टाक्या र तू नाव का तुझा एक कोसभर पळून आल्या का त्याची छाती भरून आली होती तोंडानं दम सोडत होता तो म्हणाला मी हे लव्हाराचा बाळू आहे बाळ्या लव्हार काय बैला कधी शिफ्टी कशाला ठेवली आस उद्यापासून असा शेंबला सोडून गावात हिंडायचं नाही काय नाही आणि हातात का काय रे ते भाला आहे सहज घेतलाय आपला ध्या देवळ्या हातात भाला घेऊन हिंडतोस आणि वर सहज घेतलाय म्हणतोस बाळूची हबेलंडी उडाली वाचा गेल्या गेल तो गप्प खाली बघत उभा राहिला आणि दादाने खाली वाकून खरस्कन भाला ओढून हातात घेतला अंगात कापरा भरलेला बाळू वर बघू लागला आणि ऊस मोडल्यागत काडकन भालामधनं बुडून दादाने त्याचे दोन तुकडे केले थरका पुढाला बाळू तोंड पसरून बघत राहिला ते तुकडे त्याच्या अंगावर फेकून दादा म्हणाले चुलीत घालायला घेऊन जा या काटक्या बाळूची घाण उडाली अंग सावरून तो उभा राहिला आणि घोड्याकडे बघत थप्पा टाकू लागला दादा या तळाकडे बघून म्हणाले घे त्याचा फेटा काढून हातातल्या काठीवर अडकीव आणि वर धरून चल बाळून आपण हून फेटा येताळाकडे दिला तो काठीला अडकवून येता चालू लागला आणि दादा गरजले अरे लाचतोस का असा झेंडा धरला का धरवर यार घबरू हा चल आता टकाक टकाक घोडा चालू लागला चावडी आली घोड्यावरनं खाली उतरत दादा म्हणाले येताळा जी गोडी उभारायची एक काठी घेऊन जा जी असं म्हणून पाठ न दाखवता तो मागे सरला दत्तू नायकानं पुढे येऊन घोडं बाजूला नेलं पायऱ्या ओलांडून दादा वर गेले तक्क्याला पाठ लावून म्हणाले कुठं आहे तो माझ्या कोळी जी म्हणून कोळी आदबीनं पुढे गेला आणि त्यांच्याकडे रोखून बघत दादा गरजले बेशरमटा ढांग टाकून पुढे येतोस लांब राहून बोल पुढं टाकलेला पाय मागे घेऊन कोळी लांब सरून उभा राहिला दादाने विचारलं माधवराव कोळ्याची अवलाद नाही का तुमची तोंडचं पाणी पाळायला कोळी मान खाली घालून गुमान उभा राहिला आणि दादा आडले लेका कोळ्याच्या औलादीच्या जी म्हणजे जी पाठीवर काय नमत तुझ्या मान मागं वळवून कोळी बघू लागला काही दिसना तसा येडबडून गेला थंडीनं काकडल्यागत गप्प उभा राहिला दादानी तळाकडे बघून म्हटलं धोंडीबा जी त्याच्या पाठीवरचा शेंबला जरा उचलून जाऊ दिला कोळी गडबडनं पाठीवरचा शेंबला वर खोचू लागला तसं दादा म्हणाले कोळ्या पटका काढ बघू जरा काढ म्हणतो ना तो करारी आवाज ऐकून कोळी घाबरला आणि गुमान पटका काढून उभा राहिला तोवर एक भली लांब गुढी उभारायची काठी घेऊन येताळा चावडीत आला त्याला बघून दादा म्हणाले यताळा जी आणलीच काठी जी आणली की चांगली लांब आहे ना वय ही काय सरकार असं मग आता असं कर जी या कोयाचा बी फेटा घे काढून आणि ते दोन्ही फेटा अडकी होत्या काठीला आणि कर गुढी उभीवर कोळी बघत उभा राहिला आणि दादा तटावून म्हणाले लेखा बघतोयस काय माझ्याकडे आधी डुईचा फोटा काढून येताळाच्या स्वाधीन कर तरीही कोळी तोंडाकडे बघू लागला तसे दादा बोलले तू आपल्या हाताने देतोस का त्याला काढून घ्यायला सांगू काय करतोस बोल आणि दादाने हाक मारली येताळा कोळ्यानं फेटा काढून येताळाकडे दिला येताळा ती गुढी उभारायच्या तयारीला लागला आणि दादाने नायकाला हाक मारून सांगितलं दत्तू लगोलग एका नव्याला बोलवायला जा दुपटी घेऊन याला सांग जा लवकर ये जा दत्तू नाईक न्हाव्याला बोलवायला बाहेर पडला येताळा आपल्या तयारीला लागला आणि बाहेर तेली येऊन उभा राहिला तसा गोपाळा म्हणाला सरकार शिवलिंग तेली आलिया त्याला पुढे म्हणावं असं बोलीवात घाबरत घाबरत तेली आत आला अंक आकडून उभा राहिला आणि दोन्ही हात जोडून म्हणला गरीबावर दया करा हातावरचं पोट आहे माझं चार पोरं गळ्यात आहेत माझ्या तेल्या जी लेका बैलाला घाण्याला जोडायचं असतं का म्हशीला रे सरकार एक बैल होता तो कालच्या पावसाळ्यात मेला तो मेला का तू मारलंच र त्याला मारून काय मिळवणार जी म्हातारा झाला होता त्यानं खत खात घातलं म्हणून म्हशीला जोडतो गोडच आहे धार देत नाही दावणीला बांधून खायला घालायचं ते आपलं काम करून घेतोय झालं याल्यावर दुप्त खात नाही स्वतःचं नाही कसं खातो की किती येताची मजा आहे रे आठ येतं झाली की आता नव्यांदा आणि गाब असल होय फळून चार महिने झाले की दादा हसले आणि म्हणाले जा आता सकाळी वाड्यावर ये पन्नास रुपये घेऊन जा आणि चांगला बैल घे एक विकत काय तिली तोंडाकडे बघत राहिला आणि दादा पुन्हा म्हणाले ये सकाळी पुन्हा म्हशीला झोपू नकोस दोन्ही गालाला बोट लावून तो बोलला जी नाही जा तर मग मग न फिरता तो तिथंच घात करून म्हणाला सरकार काय र कशानं फिडू तुमचं हे उपकार ते बघू मागन हात जोडून शिवलिंगा मागे सरला आणि दादा पुन्हा एकदा म्हणाले सकाळी ये बरं का जी काके धुपटी अडकवलेला न्हावी दत्तू नायकाच्या मागोमाग चावडीत आला आणि मुजरा करून बाजूला उभा राहिला न्हाव्याला का बोलावलं होतं याचा उलगडा झाला दादा म्हणाले कोळ्या जा बाहेर पटांगणा जाऊन बजा न्हाव्याला त्याच्याकडून टाळू काढून घे जा कुच करून चालणार नव्हतं तरी आपलं जरा चाचपून बघावं म्हणून कोळी मुजरा करून म्हणाला उद्या सकाळी घेतो करून गोटा जास्त बोलू नको अगोदर बाहेर जाऊन पटांगणात बस आणि हे बघ उगा टारपूर करायचं नाही बऱ्या बोलाना जातोस का नाही सांग चुळबुळल्या करून तो तिथंच थांबला तसे दादा आवाज चढून म्हणाले का उभा राहिलास दोन गच्च्यांना देऊन बसवायला सांगू काय जा मधोमध पटांगणात मांडी घालून बजा न थांबता माझा कोळी घुमान पायऱ्या उतरून खाली गेला इकडं तिकडं न बघता मानी खा मान खाली घालून पटांगणात गेला आणि मांडी खाली घालून खाली बसला दादांनी न्हाव्याला हाक मारून सांगितलं त्याची पाक सारी टाळू खरडायची कशी खरडशील भादरतो की का सगळं तुळतुळीत गोट्टा करायचा हा हा नव किती वेळ लागेल आता लगेच करतो की त्याला येईल कशाला लागतोय तसं नाही नीट ऐक चटपट आवरायचं नाही वस्त्रानं मोजून एक एक केस काढायचा दिवस बुडूस्तोवर काम चालू राहायला पाहिजे येणार जाणाऱ्यांच्या नजरेत भरलं पाहिजे आलं का ध्यानात मान हलवून मान हलवून नावी हो म्हणाला आणि दादाने बजावलं दिवस मावळाच्या आत जर काम उरकलंस तर तुझ्या हातातला वस्तारा त्याच्या हातात घ्यायला सांगेन जा चांगलं कातळ सोल त्याचं महादे आणि न्हावी दोघेही पटांगणात बसून राहिले उन्हा कल्ली पसरलेल्या सावल्या पाया पाय पोटात घेऊन दुमडू लागल्या तरी वस्तारा टाळक्यावर फिरतच राहिला आपण हून रावणाना चावडीवर आले आणि दादांच्या कानाशी लागून म्हणाले आता उठून वाड्यावर जावं का रावणाना सांगू लागले दिवस बुडायला आलाय थोरल्या पाटलांची ही मुजऱ्याची वेळ होती दिवस मावळायला ते वाड्यात जाऊन बसले म्हणजे सार संधी मुजऱ्याला येत असत ती जुनी रीत आता पुढं चालावी दादा उठले चावडीतनं वाड्यावर गेले त्यांच्या पाठोपाठ सहारे ही गोळा होऊन आले चौकात एक रांग करून उभे राहिले हातात शिंग घेऊन गुरवी एकाकडेला उभा राहिला सारेच वाट बघत उभे राहे आणि भगवा फेटा बांधलेले दादा बाहेर येऊन खुर्चीवर बसले गुरुवानं शिंग तोंडाला लावलं दादाने मान उचलून समोर बघितलं आणि एका रांगेत उभ्या राहिलेल्या संध्यांनी भुईला हात लावून तीनदा मुजरा केला तू तू तू शिंग वाजत राहिलं